अध्याय एकोणीसावा गोरक्षचा श्रीराज्यात प्रवेश या नित्य पठन केल्यास परमानंदकारक मोक्षाची प्राप्ती होईल अध्यायाला सुरुवात होत आहे कानिफाकडून मच्छिंद्रनाथाची माहिती कळताच गोरक्ष त्वरेने श्रीराज्याच्या सीमेवर येऊन पोहोचला तेथे जाईपर्यंत त्याच्या मनात आपल्या गुरूंना तेथून कसे बाहेर काढायचे याचे चिंतन चालले होते मच्छिंद्रनाथ सुख वैभवात असतील ते मला ओळखतील काय आपल्या येण्याने त्यांना भोगविलासांची लाज वाटेल किंवा आपला संबंध झिडकारून ते आपला घातही करतील अशा वेळी त्यांना योग सामर्थ्य दाखवायचे काय पण त्यामुळे गुरुद्रोही म्हणून आपली दुष्कीर्ती होईल त्याची काय अशा अनेक विचारांनी तो पुरता गुरफटून गेला काय निर्णय घ्यावा हेच कळत नसल्यामुळं तो वेशीवरच घुटमळत राहिला तेवढ्यात कलिंगा नावाची एक वेश्या आपल्या मैत्रिणीसह श्रीराज्यात जाताना दिसली गोरक्षने जाऊन तिची विचारपूस केली तेव्हा ती म्हणाली श्रीराज्याची राणी मैनाकिनी गोनीजनांचा सन्मान करणारी राणी आहे तिला आपली नृत्यकला दाखवून द्रव्य मिळवावे म्हणून आम्ही निघालो आहोत तेकून गोरक्ष स्वतःशीच विचार करू लागला स्त्री राज्यात प्रवेश करण्याची ही एक नामी संधीच आहे हिच्यामुळे गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश श्री गुरूंचा शोध घेते विचार ठरता तो म्हणाला मला तुमचा साथीदार म्हणून श्रीराज्यात न्याल का लिंग म्हणाली आमच्या बरोबर यायचे तर अंगात कला हवी तुला काही येते का वृक्ष म्हणाला मी गायन कला व मृदुंग विद्येत पारंगत आहे कलिंग म्हणाली मग दाखव तुझे कौशल्य आणि ती सर्व मंडळी एका विस्तीर्ण वृक्षाच्या सावलीत बसली गोरक्षाने गंधर्व प्रयोग मंत्र म्हणून भस्म कपाळाला आणि वाद्यांना लावली दाही दिशांना ते भस्म घेतली त्यामुळे वाद्य आपोआप वाजू लागली व त्यांच्या तालासुराला अनुसरून वृक्ष पाषाण इत्यादी गोष्टीही गायन करू लागली तो अद्भुत चमत्कार पाहून थक्क झालेला कलिंगेने त्याला त्याची नाप अपेक्षा विचारली तेव्हा तो म्हणाला माझे नाव पूर्वद्ध मी बैरागी असल्यामुळं मला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही पण कलिंग म्हणाली श्रीराज्यात पुरुषांना मज्जाव आहे त्याचे काय तेथे मारुती भुकार करतो त्यामुळे पुरुष मरतात तू श्रीवेशाने तेथे आलास तरी तेथे गेल्यावर तुझा कसा निभाव लागणार गोरक्ष म्हणाला त्याची चिंता तू करू नको मारुतीचे मला काही भय नाही कलिंगीचे समाधान झाले त्याला आपल्या रथात बसून तिने श्रीराज्यात प्रवेश केला निघण्यापूर्वी त्याने सीमेवर वज्रास्त्र स्पर्शास्त्र मोहनास्त्र व नागास्राची योजना करून ठेवली पहिल्या रात्री तिने चिन्नापट्टम इथे मुक्काम केला त्या रात्री सेतुबंध रामेश्वराहून श्रीराज्याकडे निघालेला मारुती सीमेवर येताच गोरक्षाने योजलेले वज्रास्त्र त्याच्या छातीवर आदळले त्यामुळे तो खाली पडताच स्पर्शास्त्रानं त्याला जमिनीवरच खेळून टाकले मोहन अस्त्राने त्याला आपण इथे कशासाठी आलो आहोत याचे भानच राहिले नाही तर नागास्त्रानं त्याचे सर्व अंग जकडून टाकले त्या चारही अस्त्रांच्या एकत्रित प्रभावाने तो एकदम हतबल झाला त्याचे प्राण कासावीस झाले आता या भीषण संकटात रामप्रभूंशिवाय दुसरा कोणी त्राता नाही हे ओळखून त्याने आर्ततेने रामांचा धावा केला तेव्हा भक्ताच्या हकीने श्रीराम त्वरेने त्याच्यापाशी आले त्यांनी इंद्रास्त्राने वज्रासाचे विभक्त अस्त्राने स्पर्शास्त्राचे गरुडास्त्राने नागास्त्राचे आणि विष्णू रूपाने मोहन अस्त्राचे निवारण केले मग कुपाळ दृष्टी पाहून त्याला पुन्हा संपन्न व सावध केले भानावर येताच मारुतीने त्यांना वंदन केले अरे हे कृत्य कोणाचे आहे असा प्रश्न केला तेव्हा ते कृत्य गोरक्षचे असल्याचे सांगून श्रीरामांनी मारुतीला नाथांची पूर्वकथा निवेदन केली तसेच नाथ जती हे माझे निस्सिम भक्त असून तू सामर्थ्याच्या आवेशात त्यांच्या वाटेत जाऊ नकोस असे बजावले तेव्हा मारुतीने याचा ठाव ठिकाणी विचारलं असता श्रीरामांनी तो श्रीराज्यात चिनापट्टम येथे असल्याचे सांगितले ते कोण मारुती विचारात पडला तो म्हणाला प्रभू येथे आलेला गोरक्षनाथ मचिंद्रनाथाला येथून नेण्याचा नक्की प्रयत्न करणार तसे होऊ नये असे मला वाटते तरी कृपा करून माझ्यासाठी त्याचे मन तुम्ही वळवा प्रभू ते मान्य केल्यावर श्रीराम आणि मारुती विप्र रूपाने गोरक्षपासी गेले आणि त्याला नमस्कार करून त्याच्या सर्व गुरांची प्रशंसा केली ती ऐकून गुरुक्ष म्हणाला विप्रहो आपण कोणत्या इच्छेने इथे आला आहात त्यावर मारुती म्हणाला वचन देत असाल तरच आम्ही आमची इच्छा सांगतो तिकून नाथाला संकट पडले तो म्हणाला हे विभो श्रीराज्याची माहिती असलेला एकही पुरुष येथे येण्याचे धाडस करणार नाही आणि मी पेरलेली अस्त्र चौकी उद्ध्वस्त करून तुम्ही येथे आलात त्यामुळे मला तुमचे खडे स्वरूप कळले तर बरं होईल आणि दुसऱ्या क्षणी त्याने त्या दोघांना वंदन केले तेव्हा श्रीराम व मारुती स्वतःच्या रूपात प्रगट झाले व गोरक्षाला आलिंगन देऊन म्हणाले तुझा हेतू आम्ही जाणतो तू महेंद्राची भेट घे पण त्यांना नेऊ नकोस त्यावर गुरुक्ष म्हणाला भगवान आमचे सर तपस्याने भोगविलासात गुंतून राहणे लांछनास्पद व अनुचित आहे आता पृथ्वी रस्ता तळाला गेली तरी चालेल पण मच्छिंद्रनाथांना इथे ठेवणार नाही मला भीड घालू नका माझा निर्णय आधीच झालेला आहे ते कोण मारुती खवळला आता तो युद्ध करणार हे लक्षात येतात श्रीरामांनी त्याला अनेक प्रकारे समजावले म्हणाले तुझ्या रागावण्यात काहीच अर्थ नाही तू आपले वचन पाळलेस आणि तेवढेच तुझे कर्तव्य होते हे लक्षात घे ते खूण मारुती शांत झाला त्यावेळी आपल्या अस्त्रामुळे प्रभूंना त्रास झाला म्हणून गोरक्षाने त्यांची क्षमा मागितली त्याच्या विनयाने प्रसन्न झालेल्या श्रीरामांनी त्याला अनेक आशीर्वाद देऊन स्वस्थानी प्रस्थान केले अध्याय एकोणीसावा समाप्त होत आहे उर्वरित कथासार पुढील अध्यायात